बंद करा आता ही चावडी कुणाच्या तरी गळ्यात हे काम टाकून मोकळं व्हा असं कसं करता येईल वाडवडलांपासून चालत आलं सरकारी वतन आहे पण खाल्लेलं अन्न सुद्धा तुमच्या अंगी लागेना ना आबाने विचारलं तुमचा विचार काय आहे कुणाला तरी बदली नेमून द्यावं तर मग काय करायचं हे घोंगडा आपल्या गळ्यात किती केलं तरी कुरणच आहे हे कुणाला बोलवावं लागणार नाही ते मोकळं पडलं म्हणजे चराला धावून येतील पण तसं करायचं नाही काय नाही तसं करायचं असं म्हणून लक्ष्मीबाई एक उदाहरण देत म्हणाल्या हे पहा गाडीला दोन बैल होते तोवर सारं ठीक होतं आता एकावरच सारा भार पडला कसं निवायचं तर काय मग गाडी इथवर ओढत आणल्यावर खांदा काढून घ्यायचा पण तुम्ही असं काळजी करीत बसता मग कसं होणार असंच रेटायचं किती आणखी चार पाच वर्ष लक्ष्मीबाईंनी विचारले म्हणजे काय म्हणताय का तुम्ही आबा आपल्याच तंद्रीत बोलले तोवर येईल केशव हाताखाली तो आहेही खमक्या गावाबरोबर टक्कर द्यायचं काम त्याला निभेल आबांची मान हालत होती अंग सगळं झुलत होतं डोळ्यासमोर भविष्य काळ उजळलेला दिसत होता ते आपल्याच नादात होते तल्लीन होऊन गेले होते एवढ्या चावडीतला एक संधी दारातनं आत आला आणि मुजरा करून म्हणाला पेट्यासन हवालदाराने पोलीस आल्यात कशाला आलेत ते काय बोललं नाही तर लगोलग तुम्हाला चावडीवर बोलावलंय बाबा विचारात पडले मधीच काय काम निघालं असेल काही कळत नव्हतं पुन्हा एकदा खडा टाकून बघावा म्हणून त्यांनी सहज प्रश्न केला काय प्रकरण तरी काय ते काय कळत नाही तुम्हालाच घेऊन याला सांगितलंय काय प्रकरण होतं कळत नव्हतं घरात बसून त्याचा उलगडा होणार नव्हता जीवाला चुटपुट लागून ते उठले गडबडनं अंगात बंडी घातली कसाबसा डोक्याला रुमाल गुंडाळा उपरनं हातात घेतलं आणि घाईघाईने ते जोता उतरून खाली गेले त्यांच्या पाठोपाठ गेल्यासारखं करीत लक्ष्मीबाई म्हणाल्या फार उशीर थांबू नका चावडीत लवकर या घरी लवकर बाड कळे पुढं बघायचं ते माग मान वळवून मागे बघत राहिले आणि त्यांचा डोळा चुकून खाली बघत लक्ष्मीबाई म्हणाल्या यायला तिन्ही सांज करू नका आबाने पाऊल उचललं आपल्याच नादात दरवाजाच्या पायरीपाशी गेले जरा थबकले आणि पुन्हा चालू लागले संधीही चालू लागला त्याच्या काठीचं दगडा घोंड्यावर आपटून रिंगी वाजू लागली राम मंदिराचा कोपरा आला आबाने वळून एकवार मागे आपल्या घराकडे पाहिलं आणि मग हरिबाच्या हातातल्या काठीकडे बघत ते म्हणाले हरिबा काठी झोकात दिसते तुझी थोडक हसून तो बोलला कसलीही झोकात हाय गावठीच आपली हात पुढे करून आबा म्हणाले बघू आणि इकडं आपल्या दत्तू नायकानंच करून दिली या असं सांगत हरिबानं काठी त्यांच्या हातात दिली आणि काठी भुईला टेकवत आबा म्हणाले बरीच जड दिसती आणि तुम्हाला शोभाय नको का पाहिजे असली तर एखादी येताची आणावी वेताची कसली काठी ती उगीच शोभेसाठी असते असं म्हणून आबा काठी टेकवत चालू लागले सपाट्यानं पाय उचलत चावडीवर आले हवालदार आणि पोलीस त्यांची वाट बघत बसले होते पंत चावडीवर येऊन बसले आणि एक सीलबंद केलेला लखोटा हवालदारांना त्यांच्या हातात दिला लखोटा फोडण्यापूर्वी आबांनी वर करून हवालदारांकडे पाहिलं आणि कसनुसा शहराकडून हवालदार म्हणाला पंथ पाटील गेल्यापासून चावडीला शोभा नाही बघा कशी शोभा असणार होय की देवळात देव नाही तर देऊळ कसलं असं म्हणून तो जुन्या आठवणी काढू लागला पाटलांची सर कुणाला यायची नाही बघा गावात अधिकारी आलं म्हणजे काय बर्दास्त ठेवायची त्यांचं कामच न्यारं होतं जेवण काय विचारता अंडी काय आणि कोंबडी काय एकदा हिथं जेवलं म्हणजे पुढं महिनाभर जेवून येतच वाटायचं दुसरं काय मग ग्वाड लागायचंच नाही हां मात्र एक होतं खावा प्या पर डोंबारनी तमाशा मनशीला तर जमायचं नाही हा दुसऱ्या गावात बक्षिला तर चावडीत नाचत्यात आबा हसले आणि हवलदार भानावर आला त्यालाच हेटावल्यासारखं झालं लाजल्यागत करून तो म्हणाला बाकी पंत तुम्हाला आम्ही हे काय सांगायचं म्हणा तुम्ही बघतच आलाय की आबा काही बोलले नाहीत लकोड्यातला पिवळा कागद डोळ्यासमोर धरून ते गप्प बसून राहिले त्यांना कोडं पडल्यासारखं झालं होतं चेहरा चिंताचूर दिसत होता वर्ण हुकूम खाली आला होता एकदा सोडून दोनदा त्यांनी तो वाचला आणि हुकुमाचा तो पिवळा कागद तसाच हातात धरून ते हवलदाराला म्हणाले हे कसं काय जमायचं हवालदारही न बोलता बघत राहिला आणि बाब आबा विचार करत राहिले काही सूचनाच झालं असं कोडं पडल्यासारखं झालं आणि आपसूक त्यांची मान डाव्या बाजूला वळली त्या लागूनच एक तक्क्या भिंतीला उभा करून ठेवला होता तो रिकामा होता पण पंतांची तिकडे नजर वळली आणि एकाएकी त्यांना पाटलांचा भास झाला सुभानराव पाटील तक्क्याला टिकून बसल्यासारखे दिसले तोच भला दांडगा देह तोच उमदा चेहरा पेट्याची कोर अगदी तशीच्या डाव्या बाजूला झुकलेली उघळं निगळं पाटलांचं स्वरूप डोळ्यात दिसलं नुसतं दिसलं नाही कानावर शब्दही आले कसलं कोडं पडलं आबा तुम्हाला कानावर आवाज आला आबा दचकले आणि डोळे टक्क उघडून ते टक्क्याकडे पाहत राहिले आबांच्या अंगांचा थरकाप झाला तक्क्या रिकामा दिसला आणि कपकन आपले डोळे मिटून आबा स्वस्थ बसून राहिले असा भास कधी झाला नव्हता पाटलांनी चावडीत येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं ते खोटं तरी कसं म्हणायचं आणि ज्या टक्क्याला पाटील नेहमी टेकून बसत त्या टक्क्याकडे पाहण्याचा त्यांना धीर होईना डोळे मिटून आबा गप्पच बसून राहिले आणि तगादा लावत हवालदारानं विचारलं मग काय करता पंथ डोळे उघडून आबा म्हणाले खाशा स्वाऱ्या परवा मुक्कामाला येणार काय अहो स्वाऱ्या येणार परवा पण त्यांच्या मुक्कामाची तयारी झाली पाहिजे की उद्या त्यांचा तळ नेजेला गावात पडणार का राहतात रानातच हवालदार हसून बोलला गावात कशाला पळ तळ पडतोय पंत स्वाऱ्या शिकारला येणार आहेत गाव बघायला नव पार्कातच तळ पडणार मग असं करतो हा सगळा माल उद्या आम्ही तिकडे पाठवून देतो छे छे असं म्हणत हवालदारानं सांगितलं जळणाची गाडी तेवढी उद्या आली तर चालेल पण बाकीचं समज सामान आज सांच्या पार पतूर पुढं झालं पाहिजे असा आम्हाला आम्हाला हुकूम आहे हो ते दळाण कांडाण पाकाडणं नीट करणं याला एक दिवस मधी नको पण आता हुकूम आल्यावर जमवाजमव तरी केव्हा करायची त्यात कोड कसं पडलंय काय नवं आहे आपण ते दोन संधी कामाला जोडून द्या आता तासाभरात माल गोळा होतोय बघा फुकटच्या तोंडांना बोलायला हवालदाराचं काहीच जात नव्हतं त्याला थोडीच तसदी पडणार होती हुकमात लिहिला एवढा सगळा माल तासाभरात गोळा होण्यासारखा नव्हता शंभर हंडी दहा कोंबड्या दोन पोती गहू आणि जळणासाठी म्हणून फोडल्या बावळीच्या लाकडांची गाडी एवढं सगळं सामान सुमान लगेच पाठवायचा हुकूम झाला होता विकत घेऊन पाठवायचं असतं तर मग फारसा अवघड नव्हतं पण फुकटचा माल गोळा करायचा आणि तो वर पाठवून द्यायचा म्हणजे सटकन होणारं काम नव्हतं सरकारी दट्ट्या आला होता गावावर एक नवा करच बसला होता पाटलांच्या जमान्यात ही गोष्ट अवघड नव्हती त्यांचा धाक होता दरारा होता नाही म्हणायची कुणाला हिंमत होत नव्हती पण आता गावावर कुणाचा धाक राहिला नव्हता आणि हा कर कसा वसूल करायचा दारात जाऊन मागायची हिंमत कोण करणार दिवस बदलले होते कोणी कुणाला जुमानत नव्हतं माल कसा गोळा करायचा आणि कुणाकडे मागणी करायची असा आम्हाला पेच पडला ते आपल्याच मनाशी विचार करत राहिले आणि हवालदारच म्हणाला नुसता विचार करत बसू नका पंत बसून कसं भागेल नुसतं बसून भागणार नव्हतं हे खरंच होतं तो सरकारी हुकूम होता हातपा हलवणं भाग होतं पण एवढी सगळी जमवाजमा आता कशी करायची हाच आव्हाना प्रश्न पडला होता विचार करत बसायला सवडच नव्हती अवघ्या पाच सहा तासात सगळी जोडणी करून द्यायला हवी होती हवी होती खरं पण कशी जोडणी करायची हवलदारानंच तगादा लावला बसू नका पण काहीतरी तापद्याला लागा एवढा सगळा माल लगेच कसा गोळायचा करायचा हवालदार करू नका असं म्हणत त्यानं सरळ सवाल केला आम्ही हात हलवत माघारी जाऊ का त्याचा सवाल सोपा होता पण जबाब देणं अवघड होतं समजावून सांगावं तसं आबा म्हणाले हे बघा हवालदार पाटील होते तेव्हा गावावर धाक होता लोक ऐकत होते तेव्हाची गोष्ट निराळी होती गडात डोळे झाकून हवालदार म्हणाला पण ते मला सांगून काय फायदा आम्हाला तसा रिपोर्ट द्या आम्ही जातो आबा काय बोलणार धड त्यांना आपली अडचण सुद्धा सांगता येईना झाली आणि चुटकी वाजवत हवालदार बोलला अहो पंत अशा गोष्टी पाटील बोलबोल म्हणता करत होता ते पाटील होते करत होते तुम्हाला करायचं नाही तसं नाही मी कुलकर्णी माणूस पर दप्तर सांभाळता का नाही ते सांभाळतोच गावचं कुलकर्णच माझ्याकडे आहे सांभाळायला नको हो. हवालदार म्हणाला बोलत का बसलाय आठवा लवकर चार संधी सावडीत बसून होते त्यांचाही त्या बोलण्याकडेच कान होता आबाने एकवार त्यांच्याकडे नजर फिरवली आणि काठी तासात बसलेल्या दत्तू नायकाकडे बघत ते म्हणाले नाईक जी असं म्हणत दत्तू झटक्यानं उठला आबांच्याकडे बघत खांबाला टेकून उभा राहिला तातडीचा एक हुकूम झालाय बघा काय आबाने सगळा हुकूमच वाचून दाखवला आणि पुन्हा वर बघत त्यांनी विचारलं कसं करायचं काय काय माल होता म्हणता शंभर अंडी दहा कोंबड्या दोन पोती गहू आणि एक जळणाची गाडी बघ मध्येच तोंड घालून हवालदारानं खुलासा केला बाबळीच्या लाकडाचं फोटल्यालं जळान बरं का आंबाला पाठ घासल्यागत करून नाईक म्हणाला बरंच सामान आहे की होय कसं गोळायचं करायचं एवढं हवलदारानंच त्याला विचारलं गावात कोंबड्या किती लोक पाळतात पाळतात रगड हो पर द्यायला पाहिजेत का नको भीक मागून आणायचं नाही वडून घेऊन यायचं नाईक म्हणाला ते बरं हात लावू देतील असं होय असं म्हणून हवालदार आबांना बोलला तुमच्या हातानं रेटायचं नाही काय जमत नाही म्हणून रिपोर्ट द्या पण तुम्ही तो रिपोर्ट मागत होता हे खरं पण तसा रिपोर्ट करून कुठं भागणार होतं आबा नायकाला म्हणाले दत्तू गावात जाऊन एक दहा घरं हिंडून ये बघू हरबालाही घे आणि जा चल हरबा असं म्हणून नाईक जागचा हल्ला आणि हवालदारच म्हणाला आमचा एक पोलीस संघट देतो त्याला घेऊन जावा आणि नुसतं भिकाऱ्याच्या दारात जाऊन उभं राहू नका जरा दमात घ्या पट्टावर मिशी आहे ना व जरा हात फिरवा शिका त्यावर मग एका पोलिसाला बरोबर घेऊन दत्तू नाईक आणि हरबा चावडीतनं बाहेर पडले आणि मिशीला पीळ भरत हवालदार आबाना म्हणाला दहाही जुनी इस वर्ष चावडीत बसता पर सगळं फुकट बघा अशानं कसं होयाचं बंद डोळं झाकून पंत म्हणाले कसं होणार हाच प्रश्न पडलाय बघा कशाला आलाय प्रश्न त्याच्या आईला असं म्हणत हवालदार म्हणाला जरा दाब देत चला तुमचं गाव म्हणजे चराव कुरण आहे कुरण काय कमी आहे तुम्हाला त्यात आणि आता तू पाटील बी तुम्हीच आणि कुलकर्णी बी तुम्हीच असा वर कोणाला मागून तर मिळतं का हवालदार याला वर म्हणता अहो नुसता वर नाही गंगा आली गंगा आणि वाहती आता वर हात धुवून घ्या आमच्या घशात बी एखादा घास पडू द्या हं असं म्हणून आबा तक्क्याला पाठ टेकून गप्पच राहिले आणि हवालदार कानमंत्र द्यावा तसा ला सांगू लागला हो खिंडीत लुटमार झाली की खुशाल कुणाला बी चावडीत आणून मारा की या खांबाला धरून बांधा तुमच्या समोर पेश हाकतो का नाही बघा माणूस हू का चू न करता आबा ऐकत राहिले आणि बसल्या बसल्या शहाणपणाच्या चार गोष्टी हवालदार त्यांना सांगत राहिला अखेर एक डोळा बारीक करून त्यानं विचारलं आयुष्यात काय मिळवायचं असतंय पंत त्याला आपलं बोलणं रुचणार नाही हे कळून ही आबा म्हणाले हवालदार आयुष्यात भलेपणा मिळवायचा असतो नाव मिळवायचं असतं दिल्या दिल्यागत गळ्यातल्या गळ्यात हसून तो म्हणाला ते संघ येत असतं होय पंथ आपल्या तसं आपल्याबरोबर काहीच येत नसतं कसं बोलला संघ काय घेऊन जाता येतं काय तुम्ही काय पैसा अडका मिळवला असा तर अहो निदान तुमच्या पोराबाळाने तरी उपयोगी पडेल ना मिळवून त्याचा काय उपयोग हो वाहवा काय लोक नाचणाऱ्या डोंबारणीची सुधीक वाहवा करतात खरं की खोटं खरं खोटं करण्यात काही अर्थ नव्हता हवालदार म्हणाला देव येतोय तर घ्यावं पण नाही म्हणू नये खरं आहे तुमचं आपण बी घ्यावं दुसऱ्याला बी जरा द्यावं अहो तेवढाच परोपकार खरं का नाही खरंच म्हणायचं आणि हवालदार म्हणाला मग असं करा आबा तोंडाकडे बघत राहिले आणि त्यानं खडा टाकला काय लई मागणं नाही त्यानं असं सुतोवाच केला आणि आबांची छाती धडकली ते गारच झाले एक मागणी कशी पुरी करायची हाच प्रश्न पडला होता त्यात हवालदारानं दुसरी मागणी पुढे केली होती तो आणखी काय मागतोय कळत नव्हतं आबा त्याच्या तोंडाकडेच पाहत राहिले आणि हवालदार म्हणाला लोणी एक शेर दोन शेर काय मिळते का बघाव की आबा आत्तापर्यंत शांतपणे ऐकून घेत राहिले होते त्यांचं हे बोलणं ऐकून मात्र त्यांना चिडच आली राग अनावर झाला तापलेल्या मनाला उतू आल्यागत झालं एकदम फडाफडा काहीतरी बोलावं असं त्यांना वाटलं पण त्यांच्यातल्या विवेकानंच त्यांना सावरलं सापाच्या शेपटीवर पाय देण्यात हंशील नाही असं वाटून त्यांनी ओठावर आलेले शब्द आतले आत गिळून टाकले आणि मनातल्या मनात नुसते शंभरांपर्यंत आकडे मोजत राहिले आबांच्या चेहऱ्यावरचा बदल हवालदारानं चटकन ओळखला तो जरा खजील झाला आणि हसल्यासारखं करून सहज बोलावं असं म्हणाला नसलं तर राहू द्यास सहजासहजी गावात असलं तर बघा मनाचा धडा करून आबा म्हणाले नाही मिळायचा हवालदार हवालदार हसला आणि टक लावून तोंडाकडे बघत म्हणाला होय कसं मिळणार हुकमातच लिवाय पाहिजे होतं म्हणजे मग दोन्हीला चार शेर मिळालं असतं आबांच्या काळजाचा लचकाच त्यानं तोडला होता त्याचं हे कडू बोलणं आबांना फार झोंबलं पण आतल्या आत तळमळत ते गप्पच बसून राहिले आबाने हे मुकाट्यानं सोसलं आणि हवालदारानं आणखी एक चावा घेत म्हटलं पंथ लोणी मला नको होतं फौजदार साहेबांनी बघायला सांगितलं होतं आता नाही गावात राहू द्या मी जाऊन सांगेन त्यासनी म्हणा मग अशी नुसतं झुंबलं होतं ते चरचरू लागलं काळीजच चिरल्यासारखं झालं आजवर कुणा हवालदार फौजदारला या चावडीत बसून असं बोलताना त्यांनी कधी पाहिलं नव्हतं कुणी अशी हिंमत केली नव्हती जिथं फौजदाराची टाप नव्हती तिथं या हवालदार शिपुरड्यांची काय कथा तोंड उघडून बोलायची कोणाची छाती होत नव्हती या चावडीचा आणि या गावाचा तसा धाकच होता धाक होता मान होता चावडीची सगळी कळाच गेल्यासारखी वाटत होती मान राहिला नव्हता मान राहिला नव्हता शान राहिली नव्हती ज्याचा दबाव वाटायचा त्याचीच आदब नाहीशी झाली होती काय उरलं होतं या चावडीत नुसती एक इमारत आणि चार संधी तिला काय चावडी म्हणायची आबा फार अस्वस्थ होऊन गेले आणि हवलदार ही मिशीला पीळ भरत नुसताच बसून राहिला दिवस कंडत चालला तसं वर आभाळाकडे बघत हवालदार म्हणाला पंत ते गेलं ते तिकडंच की हो थोडा वेळ लागायचाच लगेच कसे येतील हवलदारांना तोंड वाकडं तिकडे केलं मानेला एक दोन झटके दिले आणि कपाळाला आठ्या घालत तो म्हणाला म्हणजे दिस हितच बुडणार म्हणा की तेवढा वेळ लागणारच असा आबा पुन्हा म्हणाले आणि थोडंसं लागत करून हवालदार बोलला म्हणजे पुन्हा जेवणाची पंचायत झाली म्हणा त्याच्या तोंडावरचा भाग आणि त्याचं कचवचत बोलणं आबाच्या ध्यानात आलं त्याचा रोग कळून आला आणि खाली बसल्या येताळाला हाक मारून आबा म्हणाले जरा घरी जाऊन येतोस जी म्हणत येताळा उठून उभा राहिला आणि आबांना विचारलं काय सांगशील काय सांगू म्हणावं दोन पाहुणे येणार आहेत जेवायला येता काठी घेऊन चावडी बाहेर पडला आणि हसत हसत हवालदाराने विचारलं पंत आता जेवणाचे खेटाक कशाला आता भाजी भाकरीला आम्ही महाग झालो नाही जे असेल ते दोन घास खायचं त्यात खेटाक कसलं पाटील बी असंच बघा असं म्हणून तो सांगू लागला जेवल्या जेवल्याबगैर कवा सोडायचं नाहीत त्यांचं जेवण बी चांगलं हा एखाद्या वेळेला कोंबडी असायची नसायची पण अंड्याला कवा मरण नसायचा बघा ते कामच निराळं बघा तो अशी पाटलांची तारीफ करत सांगू लागला आणि त्यांचं बोलणं एकच आबा बसून राहिले दिवस टेकायला गेला आणि गावात आलेले संधी चावडीवर माघारी आले जे मिळेल ते घेऊन आले होते दहा तिथं पाच कोंबड्या आणि शंभर तिथं पन्नास अंडी कशी बशी गोळा झाली होती गहू ते काही दिसत नव्हतं ते निम्म अर्ध सामान बघून हवालदार नाराज झाला समन्यांबरोबर गावात केल्या पोलिसांवर तो ताव काढून आला डिसमिस होशिका का केले का बापडा पोलीस बोलला काय करू पाक सार गाव हव पालत घालून आलो जे ते नाहीच म्हणतात हवलदारानं विचारलं ते लई वर्णन करू सांगू नको गव्हाचे काय झालं सांग ते एक जण देतो म्हणाला एक मनभर ते का आपण डोके डोसक्यावर न्यायचं ते का गाडी सांगितली आहे की तेवढं एक बरं नाव केलंच बघ असं म्हणून त्यानं पुन्हा विचारलं आणि जळणाचं रह ते काय गावालाच की नाही गावलं नाही म्हणजे कुणाजवळ जळान नाही जो हो. इथं लाकडं कोण बागत नाहीत तर मग काय झालं त्यात डोंगरात मुळ्यात आणतात म्हण असं वय असं म्हणून हवालदार त्यांच्याकडे बघायचं त्या आबाकडे बघत म्हणाला काय पण हे दहा तिथं पाच कोंबड्या गावच्या तुमच्या गावात अंड्याची बी भरपाई नाही आणि जळाणी बी नाही हेच सांगत जाऊ आम्ही थोडका विचार केल्या करून आबा म्हणाले जळणाची जुळणी मी करतो उद्या संध्याकाळपर्यंत गाडी पाठवतो म्हणून सांगा पण नक्की काय आहे तरी